झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग बारावा रोपवाटिका आणि भाजीपाला शुभ प्रभात तर रोपवाटिका पारंपरिक जी पद्धत आहे रोपवाटिकेची की इकडली माती इकडे ओढायची या बाजूची माती इकडे तिकडली माती तिकडे इकडली माती तिकडे आणि मग युरिया आणि बी फेकून द्यायचं दताळ्यांना ते मातीत मिसळून द्यायचं पाणी भरून द्यायचं आणि झोपा काढायचे काठा काठाचं रोप चांगलं असते नाही आणि मधलं खुरटलेलं पिवळं काही कामाचं राहत नाही एक एकरचं रोप टाकलं तर अर्धा एकराचं रोप मिळते बाकी मग पुन्हा आणखी शोध शोधाशोध म्हणून <clears throat> रोप वाटिकेचं एक नवीन मॉडेल आपण लिहून घ्या रोप वाटिका ज्याला मराठीत म्हणतात नर्सरी मिरची वांगी टमाटे कोबी फुलकोबी ब्रोकोली कांदा झेंडू भात वगैरे वगैरे वगैरे जे आपण रोपवाटिकेमध्ये पिकांचे रोप तयार करतो ते सगळे पिकं जमिनीची मशागत करून शेवटल्या मशागतीच्या आधी गुंठा दहा किलो घनजीवामृत जमिनीवर समान वितरण होईल अशा तऱ्हेने फेकावे आणि शेवटली पाळी द्यावी नंतर साडेचार फुटावर सऱ्या पाडाव्यात म्हणजे जे सरी बेड यंत्र असतं त्या त्याने सरीची रुंदी दीड फूट आणि खोली नऊ ते दहा इंच येईल म्हणजे उथळ सरी घ्यायची नऊ ते दहा इंच खोली आणि दीड फूट हे मी दाखवलंय ना फळ्यावर दीड फूट सलीची रुंदी आहे आणि नऊ ते दहा इंच खोली आणि गादी वाफ्याची रुंदी तीन फूट गादी वाफ्याची रुंदी तीन फूट येईल मग बियाण्याला बीजामृताचा संस्कार करा आणि या गादी वाफ्यावर दर चार बोट अंतरावर दर चार बोट अंतरावर म्हणजे तीन इंच अंतरावर बी पेरण्यासाठी बोटाने किंवा काडीने रेघा पाडा लांबीला समांतर रेघा पाडा उतार जास्त असेल तर रुंदीला समांतर पाणी अडलं पाहिजे दोन रेघातलं अंतर किती चार बोट चार बोट म्हणजे तीन इंच नंतर बोटांनी नंतर जेवढं बी आहे त्याच्या दहा पट घनजीवामृत मिसळा बियामध्ये त्यामुळे मिरचीचं बी टमाट्याचं बी खूप बारीक असतं पातळ असतं तसंच पेरलं तर घोसच्या घोस पडतात जेवढं बी आहे त्याच्या दहा पट म्हणजे दहा ग्रॅम बी असेल तर किती शंभर ग्रॅम घनजीवामृत त्या बियात मिसळा ट्रीटमेंट केलेल्या बियामध्ये संस्कार केलेल्या बियामध्ये नंतर बोटानी पातळ बी बोटांनी पातळ त्या रेघात पेरा म्हणजे एका पाठोपाठ एक बी पडेल अशा तऱ्हेनं घोस पडणार नाही त्या रेघामध्ये काय करायचं आपल्या बोटांनी पात्र असं बी पेरायचं आणि त्या रेघातून जी माती वर आली त्याच मातीनं ते बोटांनी झाकून टाकायचं आणि रेघा पाडताना जी माती वर आली रेघाच्या दोन्ही काठाला त्याच मातीनं हलक्या हाताने ते झाकून काढायचं ते पाणी देण्याचा झारा असतो काय म्हणता तुम्ही त्याला झारी ना हा त्याला मराठीत काय म्हणतात रोज कॅन आहे की नाही हा लिया त्या झाऱ्यात जीवामृत घ्या आणि जीवामृत गादी वाफ्यावर चांगलं शिंपडा झाऱ्याने किंवा हाताने शिंपडता येते झाडा नसेल तर बकेट घ्यायचा आणि हाताने सडा टाकायचा पण सगळ्या टाकायची तुम्हाला सवय असेल तर रोज तुम्ही जर टाकत असाल तर ते चांगलं जण टाकू शकता झालं आणि मग नंतर आच्छादन गादी वाफ्यावर पसरून टाका साडेचार इंच जाडीचं आच्छादन गादी वाफ्यावर पसरून टाका जेणेकरून बियाला उकरून कीटक खाणार नाही पंछी पक्षी खाणार नाही किंवा त्याचे शत्रू ते विस्कटणार नाही आच्छादन झाकून घ्या आच्छादन झाकल्यामुळे म्हणजे आच्छादन झाकल्यामुळे बी अंकुरण होण्यासाठी उगून येण्यासाठी जे सूक्ष्म पर्यावरण पाहिजे ते उपलब्ध होतं व बी सुप्तावस्था तोडून उगवायला लागतं व बी सुप्ता अवस्था तोडून उगवायला लागतं नंतर झारीनं त्या आच्छादनावर एवढं पाणी शिंपडा की पाणी त्या आच्छादनातून झिरपून बियाच्या खाली जमिनीत गेला पाहिजे ओलावा जमिनीत गेला पाहिजे बियाच्या खाली जेणेकरून बी अंकुरित होईल एवढं पाणी शिंपडा की पाणी त्या आच्छादनातून झिरपून बियाच्या आतमध्ये ओलावा जाईल एवढ्या प्रमाणात पाणी शिंपडा जर छत्तीस अंश शतांशच्या वर उष्णतामान असेल दिवसाचं तर पाणी दोन वेळ शिंपडा सकाळ संध्याकाळ तर सकाळ संध्याकाळ दोन वेळ शिंपडायचं म्हणजे जास्त उष्णतामधलं एवढं प्रदूषण जास्त होतं बाष्पोत्सर्जन जास्त होतं जर कमी तपान असेल तर फक्त सायंकाळी एक वेळ द्यायचं हवेचं तापमान जर चाळीस अंश शतांच्या वर गेलं तर वर थोडी सावली करा बी उगून आलं की नाही दोन तीन दिवसानंतर प्रत्येक दिवशी थोडं आच्छादन थोडस उघडून बघा हा तपासणी करा ज्या दिवशी बी उगून येईल त्या दिवशी आच्छादन हटवून टाका काढून टाका ज्या दिवशी बी उगून येण्याला सुरुवात करेल त्या दिवशी आच्छादन हटवून टाका म्हणजे काढून टाका काय म्हणतात तुम्ही हटवणे का काढणे काढून टाका हा नंतर नंतर नेहमीप्रमाणे पाणी द्या नंतर जीवामृत देण्याची आवश्यकता नाही पाण्यासोबत जीवामृत देण्याची आवश्यकता नाही नंतर रोप वाटिकेवर तीन फवारण्या करा पहिली फवारणी रोप उगवून आल्यानंतर सात दिवसांनी दहा लिटर पाणी आणि दोनशे मिली फडक्यानं गाळलेलं जीवामृत कापडानं काय म्हणतात तुम्ही कापडा म्हणतं का फडकं म्हणतं हा कापडानं कापडानं गाळलेलं जीवामृत दहा लिटर पाणी दहा लिटर पाणी दोनशे मिली लिटर नाही दोनशे मिली कापडानं गाळलेलं जीवामृत दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर सात दिवसांनी दहा लिटर पाणी आणि पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर कापडानं गाळलेलं जीवामृत आता शेवटली फवारणी अंतिम फवारणी रोप उपडण्याच्या पाच दिवस आधी म्हणजे रोप लावणीच्या पाच दिवस आधी दहा लिटर पाणी आणि दोनशे मिली आंबट ताक अतिशय सुंदर रोप मिळतात लिहू नका अतिशय नाही लिहिलं वाटते आता बंद करा म्हटलं का लिहितात आता बंद करा अतिशय हिरवेगार सशक्त एका समान उंचीचे आणि तजलदार रोप मिळतात एक एक रोप लावणी योग्य असतं आणि मग लावणीनंतर पुढे सुद्धा सशक्त राहतात कारण त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती आपण निर्माण केलेली असते गादी वाफा असल्यामुळं नेहमी वापसा राहतो है ना आणि मग ही रोपवाटिका तुम्हाला तुमच्याकडे जर पाणी जास्त असेल विहिरीला किंवा जे काही तुमचे पाण्याचे स्रोत आहेत तर तुम्ही एक मोठा व्यवसाय सुद्धा रोपवाटिकेचा करू शकता ज्यांच्याकडे विहीर नाही ज्यांच्याकडे पाणी नाही पण ज्यांना रोपं लावायचे आहेत त्यांना सुद्धा हे रोपं उपलब्ध करू शकता ठीक आहे ना तर भाजीपाला जास्त प्रमाणात विषारी असतो बाकीच्या पिकापेक्षा त्याच्यामुळे सुरुवात आपण आज भाजीपाल्याची करू हा हे मॉडेल तुम्ही काढून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा त्याला घेता येईल आणि मग त्याचं वर्णन करतो पहिले लिहून घ्या तुम्ही कांदा लसूण गाजर मुळी सलगम बीटरूट पालक चवळाई मेथी चुका कोथिंबीर सर्व पालेभाज्या आणि वर मिरची वांगे टमाटे कोबी फुलकोबी ब्रोकोली भेंडी गवार बीन झुडपी चवळी जमिनीची आडी उभी मशागत करा आधीच्या पिकाचे जे अवशेष आहेत ते वेचून आच्छासाठी वेगळे करा शेवटल्या कुळवाच्या पाळीच्या आधी एकरी तीनशे किलो घनजीवामृत नंबर एक किंवा एकरी सहाशे किलो घनजीवामृत नंबर दोन किंवा एकरी तीनशे किलो घनजीवामृत नंबर तीन एकरी तीनशे किलो घनजीवामृत नंबर तीन म्हणजे आपला गोबर गॅस लरी घनजीवामृत एक एकच जागेवर विस्कटून टाका जेणेकरून समान वितरण होईल आणि शेवटल्या पाळीने ते मातीत मिसळून गेल नंतर बैल चालित सरीयंत्राने किंवा ट्रॅक्टर चालित सरीयंत्राने तीन फूट अंतरावर अशा सऱ्या पाडा जेणेकरून सरीची रुंदी दीड फूट येईल खोली नऊ इंच येईल व गादी वाफ्याची रुंदी दीड फूट येईल गाद्यावरची माती सपाट करा गादीवरची माती फसवून सपाट करा जेणेकरून गादीबापे सपाट होतील या बेडवर या बेडवर मिरची शिमला मिरची वांगी टमाटर कोबी फुलकोबी ब्रोकोली भेंडी गवार झुडपी चवळी झुडपी घेवडे व झुडपी राजमा घेता येतात ही पिके घेता येतात आच्छादनासाठी काष्ट पदार्थ जमा करून ठेवणे आच्छादनासाठी काष्ट पदार्थ आधीच जमा करून ठेवणे त्याची तरतूद आधीच व्हायला पाहिजे वेळेवर नको उन्हाळ्यामध्येच नंतर आकृतीत दाखवल्याप्रमाणे गादी वाफ्याच्या मध्यरेषेवर आपल्याला रोप लावणी करायची आहे ज्या पिकाच्या ज्या जातीची रोपं जास्त विस्तार करतात त्या दोन रोपामधील अंतर तीन फूट ठेवावं व दोन ओळीतील अंतर तीन फूट ठेवावं म्हणजे तीन बाय तीनवर ती रोपं येतील तसेच ज्या जातीच्या रोपांचा विस्तार कमी आहे त्या दोन रूपातील अंतर दोन फूट ठेवावं आणि दोन ओळीतील अंतर दोन फूट ठेवा तीन फूट ठेवावं दोन ओळीतील अंतर तीन फूट ठेवावं रोप वाटिकेतून रोप उपडल्यानंतर ठीक आहे हा काय म्हटलं उपडल्यानंतर रोपांच्या मुळ्या कशामध्ये बुडवायच्या बीजामृतात जीवामृतात बीजामृतात बीजामृतामध्ये बुडवाव्या व हलकी झड असताना पावसाची झड म्हणता काय म्हणता तुम्ही हलकी झड असताना किंवा ढगाळ आकाश असताना रोप लावणी करावी आणि त्याच दरम्यान भाजीच्या दोन रोपांच्या मध्ये बीजामृताचा संस्कार केलेल्या दोन बिया मक्याच्या आणि दोन बिया चवळीच्या मिसळून दोन रोपांच्या मध्यभागी स्टार चिन्ह आहे काय त्याला ताळा आहे ना ताळा चिन्हाच्या ठिकाणी डोबाव्या टोकाव्या समजलं काय त्याच वेळेला दुसऱ्या दोन रोपाच्या मध्यभागी त्याच वेळेला त्याला लागून असलेल्या भाजीच्या दोन रोपा मध्ये मध्यभागी मध्यभागी बीजामृतात मुळ्या बुडून झेंडूचं रोप लावावं शक्यतो लाल गावरानी झेंडू असला जांभळा तर फार चांगला झेंडूची रोपे लावावी झालं त्याच दरम्यान सळीच्या दोन्ही काठावर आकृती दाखवल्याप्रमाणे हंगामानुसार कांदा लसूण गाजर मुळी सलगम बीट बीटरूट पालक लाल रंगाची चवळाई मेथी चुका कोथिंबीर सारख्या सर्व पालेभाज्या व कोशिंबीरचे बिया सर्व पालेभाज्या व कोशिंबीरीच्या बिया बीजामृतात बुडवून टोकाव्या आता लिया मका व का चवळीच्या फुलावर आणि पानावर तसेच मक्याच्या रेशमी तुऱ्यावर मित्रकिडी मोठ्या प्रमाणात वसाहती करतात व हानिकारक किडींचं जैविक कीट नियंत्रण करतात तसेच चवळी आणि झेंडूच्या फुलावर मधमाशा मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात आणि भाजीपाल्याच्या फुलामध्ये पराग सिंचन करतात काय म्हणता तुम्ही त्याला परागीभवन करतात भाजीपाल्याच्या फुलामध्ये मुख्य पिकाच्या फुलामध्ये परागीभवन करतात त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होते चवळीच्या मुळ्या हवेतून मोठ्या प्रमाणात नत्र घेतात तसेच मक्याच्या मुळीजवळ असलेले असहजीवी नत्राणू हवेतून मोठ्या प्रमाणात नत्र घेतात आणि मक्याच्या मुळ्यांना पुरवठा करतात नत्राचा मक्याच्या मुळ्यांना पुरवठा करतात तसेच मुख्य भाजीपाल्याच्या मुळांना सुद्धा पुरवठा करतात व झेंडूच्या मुळ्यांना सुद्धा नत्र देतात ऑक्टोबर महिन्याच्या कडक उन्हामध्ये किंवा मार्च ते जून महिन्याच्या कडक उन्हामध्ये भाजीपाल्या पिकाचे पानं खूप तापतात त्यामुळे पानातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन जमिनीतील ओलावा वेगाने कमी होतो व झाडांची वाढ रुखते परंतु मका आणि झेंडू वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना रोखतात आणि रोखल्याबरोबर वारा मका आणि झेंडूच्या भोवताल गिरकी मारायला लागतो त्याचे भोवरे तयार होतात वाऱ्याचे परिणामी पाच ते सहा अंश शतांश उष्णतामान एकदम खाली येते व पानामध्ये होणारं निर्जलीकरण थांबून डिहायड्रेशनला काय म्हणतात आपण मराठीत पानामध्ये होणारं निर्जलीकरण थांबवून पिकाचं नुकसान टळतं वांग टमाट कोबी मिरची भाजीपाला कापूस हा वांगे टमाटे भाजीपाला कापूस तुमचं आंबा द्राक्ष डाळिंब सगळी फळपिकं यांच्या मुळावर गाठी येतात या गाठीमध्ये एक महान खतरनाक राक्षस निवास करतो काय नाव त्याचं नेमॅटोड राईट त्याचं नाव आहे सूत्रकृमी ज्याला मराठीत नेमॅटोड म्हणतात सूत्रकृमी निवास करतात ह्या सूत्रकृमी मुळातून मोठ्या प्रमाणात रस शोषतात त्यामुळं रोपांची वाढ रुकते व उत्पादन घटतं कोणत्याही मानवनिर्मित औषधांना सूत्रकृमीचं नियंत्रण होत नाही पूर्णपणे नियंत्रण होत नाही अंशता होतं पण पूर्णपणे नियंत्रण होत नाही या सूत्रकृमीचं नियंत्रण करणारं एक औषधी तत्व आहे ज्याचं नाव आहे अफला टर्थोनाईल अफला फल आलं अफला टर्थोनाईल टर्थोनाईल अफला टर्थोनाईल जे सूत्रकृमीचं समर्थपणे नियंत्रण करतात हे औषधी तत्व फक्त ज्याला सुगंध आहे अशा झेंडूच्या मुळीत तयार होतात ज्याच्या फुलांना सुगंध आहे अशा झेंडूच्या मुळीत तयार होतात आणि शेवंतीच्या मुळीत तयार होतात शेवंती म्हणता ना काय म्हणता तुम्ही शेवंती ते गजरे घालतात आपल्या माता भगिनी पिवळे फुलं परंतु या औषधी तत्वांना जर जीवामृताची साथ मिळाली तर ताबडतोब गाठी विरून जातात तुम्ही याचा प्रत्यय घ्या तुम्हाला दिसून येईल तर ताबडतोब ह्या नेमॅटोडच्या गाठी विरून जातात म्हणून भाजीपाला कापूस आणि फळबागा यामध्ये झेंडू चवळी आणि मका घेतलाच पाहिजे आंतरपीक म्हणून घेतलाच पाहिजे झेंडूच्या मुळ्यातून असे काही स्त्राव सुटतात जे शेजारच्या भाजीपाल्याच्या रूपाला मुळीपासून होणाऱ्या आजारांना वाचवतात आजारापासून वाचवतात सीट बॉम्ब डिसिसेस जे असतात ज्याला मुळीपासून तयार होणारे रोग म्हणतात त्यांच्यापासून याला वाचवतात दसऱ्या दिवाळीला झेंडूच्या फुलांची खूप मागणी असते व भावही चांगले असतात त्यामुळे आपले खिशाचा आकार वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो है ना आता समजलं का तुम्हाला हे मका चवळी झेंडू का घ्यायची हा चवळीच्या शेंगापासून आपल्याला वरण मिळतं आणि मक्याच्या धान्यापासून काय मिळते भाकर मिळते म्हणजे आपली सुद्धा सोय होऊन जाते ठीक आहे ना हा आता लिहा प्रथम एक महिनाभर पहिल्या एक महिन्यात वरंब्यावरचं तण काढून टाकावं तोपर्यंत रोप वर आलेली असतात छानपैकी वळायला लागली असतात आणि नंतर पूर्ण वरंबा आच्छादनाने झाकून टाकावा रोपाच्या खोडापर्यंत आच्छादनाची जाडी तीन ते साडेचार इंच असावी त्यापेक्षा जास्त नको जेणेकरून आच्छादनामधून हवा आतमध्ये गेली पाहिजे आणि जीवाणूंना काय मिळाला पाहिजे प्राणवायू मिळाला पाहिजे हा आता लिहा पावसाळ्यामध्ये चार महिने पावसाळ्यामध्ये महिन्यातून दोनदा पंधरा दिवसांनी पंधरा दिवसांनी दोनदा एक एक कप चहाचा कप असतो ना कप तो मोठा कोप नाही है ना पुण्यातले कप मराठवाड्यातले कोप नाही एक एक कप जीवामृत दोन झाडाच्या मध्ये दोन झाडाच्या मध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर टाकावे आच्छादनावर टाकावे सरळ आच्छादनावर पाऊस संध्याकाळी पाऊस आला का सगळे आतमध्ये निघून जातात त्याची काळजीच करायची नाही डोक्याला ताप द्यायचा नाही शांत धडधड कमी होते आयुष्य आता लिहा पावसाळा संपल्यानंतर पावसाळा संपल्यानंतर सिंचनाच्या पाण्यासोबत उपलब्धतेनुसार महिन्यातून एकदा किंवा दोनदा प्रति एकर दोनशे ते चारशे लिटर जीवामृत द्यावे है ना आच्छादन दिल्यामुळं तणांचा आपोआपच बंदोबस्त होतो कारण तणांच्या अंकुरांना अंकुर म्हणतात का काय म्हणतात तुम्ही अंकुरांना सूर्यप्रकाश उपलब्ध होत नाही सूर्यप्रकाश उपलब्ध होत नाही आणि अंकुर आतल्या आतच पिवळे पडून मरून जातात पण एखादा जर चुकून वर आलाच अतिरेकी एखादा अतिरेकी जर त्या फटीतून वर आलाच तर त्याचा शिरच्छेद करून तिथंच टाकावे त्याला कापून तिथंच टाकत राहावे आच्छादन आणि जीवामृत यांच्या संयुक्त प्रभावाने प्रभावाने गांडूळ मोठ्या प्रमाणात कामी लागतात आणि आच्छादनाखाली अन्नद्रव्यांचा महासागर असलेल्या विष्ठेला आणून टाकून आच्छादनाखाली अन्नद्रव्यांचा महासागर असलेल्या विष्ठेचा थळ टाकून भाजीपाल्याच्या मुळ्यांना बासुंडी श्रीखंडाचा पाहुणचार करीत असतात आता तुम्ही बासुंडी श्रीखंड लिहिलं का शक्यता आहे लिहिण्याची हा तरी म्हटलं यांना जास्त आवडते असं दिसतं एकंदरीत <laughs> झालं त्यामुळं भाजीपाल्याच्या रूपामध्ये कोणत्याही अन्नद्रव्याची कमतरता दिसत नाही nothing no deficiency of at all गांडोळांनी जमिनीला अनंत कोटी छिद्र पाडल्यामुळं पावसाचं संपूर्ण पाणी त्या छिद्रा वाटे जमिनीमध्ये झिरपते व जमिनीत त्या अंतर्गत भूजलामध्ये जमा होते जे पुढे पावसाळा संपल्यानंतर वर्षभर पिकांच्या मुळ्यांना कशाची दावदे उपलब्ध होत असते केशाक राईट मला वाटतं विसरलं का तुम्ही केशाकर्षणाच्या द्वारे वर्षभर आपोआप मिळत राहते उपलब्ध होत राहते जीवामृत आच्छादन आणि वापसा या त्रिवेणी संगमामुळे झाडांच्या मुळीला रोपांच्या मुळीला सुंदर पांढरी मुळी फुटते जी मायकोरायझा बुरशी काम करते समजायचं आता जमीन कशी झाली आपली आता पैलवान झाली आता लिहा फवारणीचं शेड्यूल फवारणी रोप लावणी नंतर एक महिन्यानी पहिली फवारणी द्यावी प्रति एकर शंभर लिटर पाणी आणि कापडानं गाळलेलं पाच लिटर जीवामृत लिहा दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर दहा दिवसांनी प्रति एकर शंभर लिटर निमास्त्र किंवा प्रति एकर शंभर लिटर पाणी अधिक तीन लिटर दशपर्णी अर्क फवारणी नंबर तीन दुसऱ्या फवारणीनंतर दहा दिवसांनी तिसरी फवारणी तुम्ही ठरवा काय करायचं आहे प्रति एकर शंभर लिटर पाणी आणि अडीच लिटर आंबट ताक आता चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीनंतर दहा दिवसांनी चौथी फवारणी प्रति एकर एकशे पन्नास लिटर पाणी प्रति एकरे नुरा ऐवत वंदू नुरा लिटर लिटर निरू अधिक हत्तू लिटर किंवा आता बिराजदारला समजलं बाकीच्यांना काहीच कळलं नाही काय ना धर्मराव कळलं ना हा एकशे पन्नास लिटर पाणी आणि दहा लिटर जीवामृत सांगा आता जवळजवळ जिल्ह्यावर तुमचे बिजापूर जिल्हा आणि सांगली आपला सोलापूर जिल्हा पण तरी कळत नाही कन्नड हा लिहिलं दहा लिटर जीवन तिथून दहा दिवसांनी पाचवी फवारणी प्रति एकर एकशे पन्नास लिटर पाणी आणि सहा लिटर ब्रह्मास्त्र किंवा प्रति एकर एकशे पन्नास लिटर पाणी सहा लिटर दस अर्क दोन देखी कोणतंही एक सहा लिटर दशफमी अर्क तिथून दहा दिवसाने सहावी फवारणी एकशे पन्नास लिटर पाणी पाचव्यानंतर नंतर दहा दिवसांनी सहावी आणि पाच लिटर आंबट ताक पाच लिटर आंबट ताक आपण ताक दोन तीन दिवसाचं पाहिजे जास्त नको तांब्याच्या पात्रात अजिबात ठेवायचं नाही तांब्याच्या पत्रात अजिबात ठेवायचं नाही जे सांगायला टाकायला सांगतात ते चुकीचं आहे हा तिथून दहा दिवसांनी किती फवारणी सातवी फवारणी तिथून दहा दिवसांनी सातवी फवारणी प्रति एकर दोनशे लिटर पाणी आणि फडक्यानं गाळलेलं वीस लिटर जीवामृत कापडानं गाळलेलं वीस लिटर जीवामृत तिथून दहा दिवसांनी आठवी फवारणी नऊ फवारणी शेड्यूल आहे प्रति एकर दोनशे लिटर पाणी आणि आठ लिटर अग्निअस्त्र आठ लिटर अस्त्र किंवा दोनशे लिटर पाणी आणि आठ ते दहा लिटर काय काय टाकायला पाहिजे दशपर्णी अर्क राईट दशपर्णी अर्क आता हे शेड्यूल राबवलं पाहिजे हे की नाही पहिल्या वर्षी तेवढी प्रतिकारशक्ती नसते त्याच्यामुळे सक्तीनं राबवलं पाहिजे दुसऱ्या वर्षी फवारणीचं अजिबात काम पडत नाही बिना फवारणीनं भाजीपाला उत्तम घेता येतो लिहा त्यानंतर ज्या दिवशी त्यानंतर ज्या दिवशी म्हणजे नव्या फवारणीनंतर कधी ज्या दिवशी आता झालं का लिहा नवी फवारी दहा दिवसानंतर दहा आठवी फवारणीनंतर दहा दिवसानंतर नवी फवारणी प्रति एक दोनशे लिटर पाणी आणि सहा लिटर काय असलं पाहिजे मग आता आंबट टाक राईट सहा लिटर आंबट टाक ह्या नऊ फवारण्याचं शेड्यूल कायम करायचं आहे पहिल्या वर्षी ते चुकवायचं नाही म्हटलं पुढल्या वर्षी तुम्ही चुकवलं तरी चालेल आणि मग या त्यानंतर ज्या दिवशी त्यानंतर ज्या दिवशी पानावर किडींची अंडी दिसतील ज्या दिवशी पानावर किडींची अंडी दिसतील किंवा लहान किडी दिसतील त्या दिवशी ताबडतोब त्या दिवशी ताबडतोब दोनशे लिटर पाणी आणि आठ लिटर दशवर्णी अर्क मारून द्यायचं तथापि तथापि जर किडीची अंडी नसतील व किडी नसतील तर औषध मारण्याची आवश्यकता नाही ते लिहा मुद्दा नाही तर मारतच बसाल तुम्ही तर अजिबात औषध मारण्याची आवश्यकता नाही तसेच तसेच ज्या दिवशी पानाच्या टोकावर किंवा काठावर तसेच ज्या दिवशी पानाच्या टोकावर किंवा काठावर लहानसा छोटासा लाल पिवळा किंवा काळा डाग दिसेल त्या दिवशी समजा जर की पाकिस्तानचा हल्ला झालेला आहे ताबडतोब बुरशीनाशक मारायचे ताबडतोब काय मारायची म्हणजे जीवामृत बाळून द्यायचं किंवा ताक मरून द्यायचं चल आता खाली लिया समोरासमोरच्या झाडांच्या दोन फांद्या जोपर्यंत एकमेकाशी हस्तांदोलन करतात तोपर्यंत फलदारणा उत्तम होते तोपर्यंत फलदारणा उत्तम होते परंतु जेव्हा त्या दोन समोरासमोरच्या फांद्या एकमेकात गुंतून एकमेकात गुंतून एकमेकाशी भांडण करतात फ्री स्टाईल कुस्ती खेळतात लोकसभेसारखी तेव्हा फळांच्या पोषणासाठी आरक्षित अन्न तेव्हा फळांच्या पोषणासाठी आरक्षित म्हणजे रिझर्व आरक्षित केलेलं अन्न साठा या भांडणामध्ये खर्च होतो कोणामध्ये खर्च होतो या भांडणामध्ये खर्च होतो व परिणामी फुलगळ होते आणि छोटे फळं गळायला लागतात परिणामी फुलगळ होते आणि लहान फळं गळायला लागतात नुकसान होते तसेच फांद्यांची दाटी झाल्यामुळं हवा आतमध्ये खेळत नाही आजतेचं प्रमाण वाढते आणि मग काय होते किडी येतात आणि बुरशी वाढतात यातात म्हणजे नुकसान होते म्हणून समोऱ्या समोरच्या झाडाच्या फांद्या म्हणून समोरासमोरच्या फांद्या जेव्हा एकमेकाला भेटून एकमेकांना केवळ हस्तांदोलन करतील त्यावेळेला शेंडे तोडून टाकावे काय करायचे शेंडे तोडून टाकावे शेंडे तोडल्यामुळे फळांसाठी राखून ठेवलेला साठा फळाकडे वळतो फळासाठी राखून ठेवलेला खोडात राखून ठेवलेला साठा कुठे वळतो फळांच्या पोषणाकडे वळतो आणि फळगळ थांबते आणि छानपैकी फळं परिपूर्ण वाढतात झालं फळं लहान असताना प्रत्येक बहाराची फळं लहान असताना कारण अनेक बहार येतात येतात ना भाज्यांना प्रत्येक बहाराची फळं लहान असताना पिकावर दोनशे लिटर सप्तधान्यांकूर अर्काची फवारणी करावी पिकावर प्रति एकर दोनशे लिटर धान्यांकूर अर्काची फवारणी करावी त्यामुळे फळावर विशेष चमक येते त्यामुळे फळावर फळभाज्याच्या फळावर विशेष चमक येते शेंगावर फळावर फळ गच्च भरतात वजन जास्त मिळते फळांची भाजीपाल्यांची टिकून राहण्याची क्षमता वाढते पंधरा पंधरा दिवस सुकत नाही टिकून राहण्याची क्षमता वाढते किपिंग क्वालिटी हे आज तोडलं तर तुम्ही पंधरा दिवस छानपैकी तसं ठेवता येते म्हणजे दूरच्या मार्केटला सडत नाही आणि स्वाद रंग आणि सुगंध येतो झालं ना अशा तऱ्हेनं भाजीपाल्याचं पीक घ्यायचं उत्कृष्ट आहे तो चिंता नाही चिंता नाही अजिबात चिंता नाही मी सांगितलेलं शंभर टक्के तुम्ही जर राबवलं तंत्र पहिल्याच वर्षी हमकास यश आणि मग तुमचा भाजीपाला एकदा खाल्ला की तो ग्राहक त्या विशिष्ट व्यापाऱ्याकडे जातो मागच्या वेळेला तुम्ही मला दिला तोच पाहिजे आणि तो व्यापारी मग तुमच्याकडे येतो की तुझा भाजीपाला मलाच आमच्या नागपूरला हैदराबादचे व्यापारी येतात आमच्या भाजीपाला उत्पादकाकडे झिरो बजेटच्या आणि तो म्हणून ते भाव देतात म्हणून तो भाव बाजारामध्ये कोबी जर दहा रुपये असली दहा वीस देतो कारण त्या कोबीला एक विशिष्ट चव स्वाद आणि रंगरूप असतं वास असतो सुगंध असतो चव असते आणि विशेष म्हणजे विषमुक्त आहे पण भाजीपाल्याचा गट तयार झाला पाहिजे एकट्या दुकट्यात चालत नाही आणि म्हणून तुम्ही जर पन्नास शंभर भाजीपाला उत्पादकांचा गट केला तर सर्टिफिकेशन फार स्वस्त होते मग एका एखाद्याला काय चार पाचशे रुपये पडतात एकट्याला खूप महाग होतं एकदा सर्टिफिकेट आपल्या हाती आलं की मग आपण दुनिया जिंकून शकतो भाज्या जेव्हा बाजारामध्ये भाव मिळत नाही आणि आपले गावरण जाती असतात काही काम विकायचं नाही तिकडे टमाटे कापायचे वांगे कापायचे तिकडे नाही हिरवे कापायचे आणि त्याच्या खुला करायच्या आणि खुला उन्हात धोतर पसरून वरून वाळवायचे विकायचे नाही शेंगा आहे गवाराच्या बारीक खुला करायच्या तुकडे करायचे वाळवायचे पिऊन द्यायचे तुमची चवळी आहे खुला करायच्या पालक आहे वाळून टाकायची वरून मात्र सावडीत वाळवायची उन्हात कडक उन्हात नाही उन्हात असेल तर वरून धोतर टाकायचं मेथी वाळवायची सांभाळ वाळवायचं आणि हे राखून ठेवायचं घरी आणि पावसाळा जेव्हा भाव नसेल भाव खूप असेल मा मार्केटमध्ये केजीवर आहे मिळत नाही किंवा भाजीपाला नाही आहे त्यावेळेस आपल्या खुला काढल्या पाण्यात भिजवल्या की त्या फुगतात आणि त्याची भाजी घरीच करायची विकता सुद्धा येते हे सगळं आपल्याला करायचं आहे पण मार्केटमध्ये जायचं नाही सरळ उपभोगत्यापर्यंत आता दुसरं एक भाजीपाल्याचं मॉडेल देतो आणि मग वेळ मिळाला तर डाळिंबाकडे जाऊ हे मॉडेल थोडं वेगळं आहे आपण टमाटे लावतो किंवा काकडी टरबूज खरबूज ढेमसं लावतो ती ढेमस टरबूज खरबूज ही आच्छादनावर पसरली पाहिजे म्हणजे माती फळाला लागणार नाही आणि फळं सडणार नाही गांडूळ आपले काम करतील टमाटा असेल तर वर बांधण्याची योजना आपण शेवग्याला केलेली आहे शेवगा सहा बाय सहा लावायचा आहे किंवा सहा बाय बारा लावायचा आहे सहा किंवा सहा बाय बारा फुटावर शेवगा हे कायमचं आपलं greenhouse gas green greenhouse होईल कायमचं साडेसात फुटावर आपण सव्या काढल्या किती फुटावर सगळ्या सगळं तेच आहे गणित इथं झेंडू आहे या मेथी आणि झेंडू मेथी आणि झेंडू फक्त अंतर आणि मॉडेल बदललं आहे ना काय केलं आपण मी तोटक लिहून देतो हे पहिले काढून घ्या चला लिया लिया हे मॉडेल मागच्या मॉडेलपेक्षा थोडं वेगळं आहे ते मशागत विषय ते सांगत नाही ते तुम्हाला सगळ्यात सांगितलं जाईल साडेसात फुटावर सऱ्या काढा म्हणजे पहिले घनजीवामृत टाकलं जाय तुम्ही त्यात काही वाद नाही साडेसात फुटावर सऱ्या काढा रुंद सहा फूट येईल आणि सरीची रुंदी दीड फूट येईल म्हणजे साडेसात फुटावर सर्या काढल्या आपण हे कायसाठी काकडी ढेमस टरबूज खरबूज आहे की नाही जे आपण घेतो ते पिकं टमाट्यासाठी द्या टमाट्यासाठी टमाट्यासाठी सहा फुटावर सऱ्या काढा साडेचार फूट ओरंबा येईल आणि दीड फूट सरी येईल साडेचार फूट वरंबा येईल जे ठूर बेड वरंबा पूर्ण आच्छादन झाकून टाका वरंबा पूर्णपणे आच्छादनानं झाकून टाका तीन इंच जाडीच्या आच्छादनानं नंतर वरंब्याच्या सेंटरमध्ये आच्छादनाला छिद्र पाडून हलक्या जमिनीमध्ये दर सहा फुटावर व भारी जमिनीमध्ये दर बारा फुटावर शेवग्याच्या दोन बिया बिजामृताचा बुडून टोकणी करा डोबणी करा किंवा शेवग्याचे छाट कलम तीन डोळ्याची लावा छाट कलम लावताना एक डोळा जमिनीमध्ये खालचा डोळा जमिनीमध्ये दुसरा डोळा जमिनीच्या थोडावर ठेवावा प्रत्येक दोन वेळीतलं अंतर टमाट्यामध्ये साफ होतील आणि काकडी टरबूज खरबुजामध्ये डेमशामध्ये साडेसात फूट येईल टमाट्यामध्ये आपण किती घेतलं सहा फूट घेतलं ना आणि काकडी खरबूजमध्ये साडेसात फूट घेतलं आहे ना म्हणजे दोन ओळीतलं अंतर किती मग आता कायच्या शेवग्याच्या दोन ओळीतलं नाही बघा शेवग्याच्या दोन झाडामध्ये हलक्या जमिनीत सहा फूट एका लाईनमध्ये भारी जमिनीमध्ये बारा फूट आणि दोन ओळीमध्ये किती सहा साडेसात फूट आणि टमाट्याला सहा फूट बरोबर आहे ना लक्षात आलं नसून आलं तर नका येऊ देऊ झालं नंतर नंतरल्या सरीच्या काठावर सरीच्या काठावर दोन्ही बाजूला सरीच्या काठावर दोन्ही बाजूला म्हणजे वरंब्याच्या काठावर वरंब्याच्या काठावर दोन्ही बाजूला टमाट्याचं रोप लावा किंवा बीजामृत संस्कार करून टमाट्याचं रोप लावा किंवा काकडी ठरबूज खरबूज डेमसाचं बी टोका बीजामृत संस्कार करून काकडी टरबूज खरबूज तुम्हाला जे घ्यायचं आहे ढेमस त्यातलं जे निवडलेले पीक आहे त्याचं बी टोका दोन बिया बीजामृत संस्कार करून टोकून द्यायचं आहे ना आणि तुमच्या भागामध्ये जे दोन वेलीमध्ये अंतर ठेवतात तेवढं अंतर ठेवा आणि लिहा सरीच्या माथ्यावर वरंब्याच्या थोडं खाली झेंडू लावा आणि मेथीच्या दोन बिया टाकून द्या झेंडू आणि मेथी मेथी मावा खेचून घेते मेथी काय करते मावा खेचून घेते आणि मग ते जीवामृत होत सगळं आहे ना जे मागं सांगितलं ते सगळं लिहा मागच्या मॉडेलचं सगळं कंटिन्यू करा पुढे फवारण्या बिवारणं जे काय असेल ते सगळं कंटिन्यू करा शेवग्या शेवगा काय देईल ऊन सावली देईल काय देईल ऊन सावली देईल नायट्रोजन सुद्धा देईल उत्पादन सुद्धा देईल हे ग्रीन हाऊस फक्त आपलं होऊन जाईल आणि तेच मग उन्हाळ्यामध्ये आपल्याला छानपैकी पालेभाज्या त्या घेता येतात सावलीमध्ये है ना तर तुम्हाला टमाटे आहे तर दोऱ्या कोणाला बांधायचे आपल्याला शेवग्याच्या फांदीला बस म्हणजे लाकडाची आवश्यकता हा तर शेवग्या माणसाच्या वर फांद्या गेल्या पाहिजे नाही तर मग घुसताना काय होईल कपाळ मोक्ष होईल लिहा सहा फूट उंचापर्यंत शेवग्याचं झाड वाढू द्यावं सहा फूट उंचीपर्यंत शेवग्याच्या फांद्या कापत जाव्यात आच्छादनासाठी आणि सहा फुटावर मग त्याला फांद्या वाळू द्याव्या म्हणजे उभ्यानं आपल्याला काम करता येत झालं आपल्या घरी सुद्धा म्हणजे खेड्यात असो की शहरात आहे ना घराला छत असतं की नाही असतं घराच्या भोवताल जागा असते तिथं सुद्धा आपल्याला भाजीपाला घ्यायचा आहे फळं घ्यायचं तिथे सुद्धा घ्यायचं आहे आणि हे मोठं आंदोलन उभं करायचं आहे मग त्यासाठी फक्त आपल्याला प्लॅस्टिकची शीट पाहिजे जाडी जी आपण तलावात आपल्या टँकमध्ये वापरतो ना तेवढ्या जाडीची आणि विटा पाहिजे माती पाहिजे आणि जीवामृत पाहिजे सुरुवातीला झालं नंतर मग जीवामृत आणि बिया एवढ्याच गोष्टी पाहिजे आणि गोमूत्राची फवारणी अतिशय सुंदर आपल्याला सगळ्या प्रकारच्या भाजीपाला घेता येतात इतकंच नाही वरत गच्चीवर ऊसही लावता येतो हा डाळिंब लावता येते द्राक्ष लावता येते केळी लावता येते पपई लावता येते सगळं सगळं लावता येते फक्त एक आहे एक आहे आपले जे पूर्वज आहे त्याच्यापासून संरक्षण झालं आपले पूर्वज कोण माकडं माकडं माकड्याने उद्ध्वंस नाही केला पाहिजे नाही तर अतिशय सुंदर बगीचा त्यासाठी मग ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी लोखंडी काय करावे अँगल करावे लोखंडी जाळी वरून लावून टाकावी म्हणजे कायमची डोकेदुखी सुंदर विषमुक्त भाजीपाला